वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमदेव सर्व सर्वदा गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम मागील प्रकरण आपण सुख या विषयावरती विचार केला आज आपण सर्व सुख या कोटीचा विचार करणार आहोत बघा सर्व सुख म्हणजे पूर्ण सुख म्हणजे शंभर टक्के सुख पूर्वीच्या भाषेत म्हणजे सोळा आणि सुख ज्यात दुःखाचा लवलेशी नाही ते सर्व सुख माऊली म्हणतात मी जी ज्ञानेश्वरी लिहितो आहे त्याचे फळ आहे ते म्हणजे सर्व सुख म्हणतात ना तरी सर्व सुखाची आधी प्रमेय महानिधी नाना नवरस शताब्दी परिपूर्ण हे ही ज्ञानेश्वरी तिन्ही लोकांस अर्थात जगात सुख देईल पसायदानात माऊली गुरूंकडे मागणी मागतात किंबहुना सर्व सुखी पूर्ण भुवनी तिन्ही लोकी भजी जो आदिपुरुखी अखंडित माऊलींची प्रतिज्ञा पण अशी आहे माझ्याकडे कान मन एकवटून लक्ष द्या मी तुम्हा सर्व सुखास पात्र करीन तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होई जे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडा ऐका पण हे सर्व सुख कोठे आहे अर्थात सर्वांच्या हृदयात जैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो हृदयात आहे पण आपण बाहेर शोधतो आहे मिळेल कसे कस्तुरी कुंडल वसे मृग ढोंडे वनम आहे वैसा घट घट राम हे दुनिया जाणे नाही आपण अंतर्मुख झाल्याशिवाय आपले सुख आपणास मिळणार नाही मासा पाण्याच्या आधारावर राहतो झोपतो पाण्यात पाण्यातील मासा झोप गे कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे तुकाराम महाराज म्हणतात यापेक्षा मोठे आश्चर्य आहे पाण्यात राहून माशास तहान लागते मीराबाई म्हणतात पाणी मो मीन प्यासी मोहे सुनसुन आवत हसी पण ही वस्तुस्थिती आहे मासा तहानेने तडफडतो व उलटा होतो तेव्हा खालच्या बाजूस असणारा कप्पा उघडतो त्याच्या त्याच्यात पाणी जाते व तहान मिटते मासा पाण्याच्या आधारावर राहून जोपर्यंत उलटा होत नाही तोपर्यंत त्याची तहान भागत नाही तद्वत जीव अंतर्मुख होत नाही तोपर्यंत सर्व सुख मिळणे शक्य नाही देव पळून मिळणार नाही वळून मिळणार नाही तात्पर्य असे पूर्ण सुख परमात्मा सर्वांच्या हृदयात आहे व सर्वांना हे सुख मिळवण्याचा अधिकार पण आहे सर्व सुखाधिकारी अधिकारी मुखी उच्चारी हरिनाम तुकाराम महाराज म्हणतात बघा सर्व सुख पाहण्याकरता चार प्रकार पाहावे लागतील ते चार प्रकार दुःखातून सुख वजा करा जीवनात एक दुःख असेल तर सर्व सुख वजा होते दशरथ राजास सर्व सुख होते पण एक पुत्र सुख नव्हते त्यामुळे दुःखी होते ते वशिष्ठास म्हणतात पुत्र ही नेम स्वयं सर्व राज्य सर्व दुःखाय कल्पते रामायणात ते सुभाषित आहे रावणास ऐंशी हजार बायका पण सीतावश होत नाही म्हणून दुःखी होता दुसरा विषय दुःखातून दुःख वजा करा दुसऱ्याचे जास्त दुःख पाहिले की आपले कमी दुःख वजा होते जसे गौतम बुद्धांनी मेलेला मुलगा जिवंत करण्याकरता आलेल्या बाईस सांगितले तुझा मुलगा जिवंत होईल पण ज्याच्या घरी कोणीच मेले नाही त्या घरच्या मुठभर मोहऱ्या घेऊन ये तिला एकही घर असे मिळाले नाही की ज्या घरात कोणी मेलेले नव्हते तिकडेच तिला बोध झाला म्हणजे साधू बोध झाला नोरोनिया ठेला सगळ्यांचे सगळे मरतात मग आपला मुलगा मेला म्हणून दुःख आला ती भगवान बुद्धाकडे आली व प्रेत घेऊन स्मशानात गेली म्हणून दुःखातून दुःख वजा करा तिसरं आहे सुखातून सुख वजा करा दुसऱ्याचे जास्त सुख भावून आपले कमी सुख वजा होणार शेजारी रंगीत टी व्ही आला की आपल्या कृष्णधवल टी व्हीमध्ये सुख वाटत नाही म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीत सुख वाटत नाही पायी चालणारा सायकल स्वरास पाहून दुःखी होतो सायकलवाला मोटरसायकलवाल्यास पाहून दुःखी होतो मोटरसायकलवाला कारवाल्यास पाहून दुःखी होतो कारवाला विमानवाल्याला पाहून दुःखी होतो जगात यामुळेच दुःख जास्त आहे संसारात सुखी व्हायची असेल तर आपल्यापेक्षा कमी प्रतीच्या माणसाकडे पहा मात्र ज्ञानाच्या दृष्टीने आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे पहा म्हणजे समाधान होईल हे सुखातून सुख वजा करणे आहे चौथं आहे सुखातून दुःख वजा करा एक पारमार्थिक सुख झाले तर सगळी दुःखे वजा होतात या सर्व सुख म्हणतात स्वप्नात सुद्धा सुख होत दुःख होत नाही तुकाराम महाराज म्हणतात दुःख ते कैसे न ये स्वप्नाशी भुक्तिमुक्ती झाल्या कामारी दासी यांची वर्मतू अम्मा पाशी सुखी राहिलासी प्रेमाची या असे सुख संतांजवळ असते तुकाराम महाराज म्हणतात सर्व सुख लिहालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असे नाथ महाराज म्हणतात सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी निर्धन कहे धनवान सुखी धनवान कहे राजा हमारा राजा कहे महाराज सुखी महाराज कहे इंद्र हमारा इंद्र कहे ब्रह्म सुखी ब्रह्मा कहे शंकर प्यारा शंकर कहे विष्णु सुखी विष्णु कहे भक्त हमारा भक्त सुखी जो नाम जपे बाकी दुखिया सब संसारा पहा आपण सुखाचे प्रकार पाहिले तर व सुख म्हणजे काय याचा विचार केला त्याप्रमाणे पुढे आहे सुख तुकाराम महाराज म्हणतात सुख तरीच घडे भजनाचे सार याचे निरंतर नाम रामनाम पारमार्थिक सुखाचे बरेच प्रकार आहेत नामदेवरायांचे गुरु यांनी नामदेवरायांना सुखाचे तेरा प्रकार सांगितले आहेत हे गुरु म्हणजे विसोबा खेचर होय म्हणतात सुखा लागे तुझे मन गिवसीत तळमळी परी सुख आहे जवळी नकळे तुझं दर्पणे दीप्ती की दुग्धी घृतशक्ती कर्णीवीन हाती न लगे न लभे जाण सुखा लागे सुख होय दाखवित आहे अनुभवनी होय सुखरूप सुख ते शांती सुख ते दयाक्षमी सुख ते उपदेश मी निर्विकारी सुख ते नैराश्य सुख ते दास्य सुख ते विश्वास सदावसे सुख ते संत संत संगती सुख ते नामी प्रीती सुख ते विकृती विषयभोगी सुख ते एकांतवास सुख लौकिक त्रास सुख ते सौरस स्वस्वरूपी मने खेचर विसा परियेसा विष्णुदासा न घडे भरवसा तरी अनुभवने पहा यांनी ह्या एका अभंगात सुखाचे तेरा प्रकार नवे नवे पंधरा प्रकार या ठिकाणी सांगितले आहेत मग शांती क्षमा दया निर्विकारता नैराश्य हरिचे दास्य विश्वास संतसंगती नामाविषयी प्रीती विषय विकृती एकांतवास लौकिक त्रास अनु आत्मानुसंधान यापेक्षा गुरु आणि धर्म यामध्ये सुद्धा सुखच आहे अशी पारमार्थिक सर्व सुखे संतांजवळ असतात तुकाराम महाराज म्हणतात सर्व सुख आजी येथेची ओळली संतांची देखिली चरणांबुजे सर्व सुख मोहरती या ठाया जेथे दाटणी या वैष्णवांची सुख एक हेची ठाई बहुपायी संतांच्या काही सुखाचे विषय व त्यांची संतप्रमाणे याप्रमाणे आहेत महा शांती शांती परते नाही सुख येर अवयेची दुःख तुकाराम महाराज म्हणतात गीतेमध्ये म्हणत आहे ओ शांत तस्य कुतः सुखम नामदेवराय म्हणतात आला शीतल शांतीचा वारा तेने सुख झाले या शरीरा पुढे आहे क्षमा तुका मने क्षमा सर्वांचे स्वहित धरा अखंडित सुखरूप पुढे आहे दया दया तेथे धर्म धर्म तेथे सुखागम सुखी पुरुषोत्तम असे जैसा माऊली म्हणतात पुढे आहे नाम सुखाचे फुकाचे काही नवेचे भांडार कोटी यज्ञा परिसा तुका म्हणे हेच सार याप्रमाणे सर्व सुखाची या कोटीचा विचार केला पुढे जाऊन भक्ती या कोटीचा विचार करणार आहोत सद्गुरुनाथ महाराज की जय